जी सगळ्यांची अशी ओळख देख झाली इकडची तिकडची चौकशी केली आणि रावणांना बोलवायचा बोलवायला निरोप झाडला हे कोण आलंय काय चाललंय कशाचाच धूम अजून लागला नव्हता ही भानगडच काही समजत नव्हती आणि खड्यात तिवडा रोवल्यागत सारे संधी खडे होते बाहेरच्या अंगाला पुरपुरणाऱ्या घोड्याकडे नजर लावून गप्प राहिले होते आत बघायची काही कोणाला छाती होत नव्हती नजरेला नजर कोणी देत नव्हतं भगवा फेटा बांधलेले रावणांना दबकत दबकत हात आले तसा तक्क्याला टेकून बसला तो घोडेस्वार आपले गर्दन झुकून म्हणाला रामराम रामराम बसा या आशिक जवळ रावणाना समोर मांडी घालून बसले आणि बोलणं सुरू झालं रावणाना मी दादा चव्हाण रिसाल्यात होतो आता इथं पाटलीकवर येणार आहे मान हलवून रावणांना म्हणाले बरं झालं कोण येतंय का नाही तिचीच काळजी पडली होती तुम्ही आला गावचा एक प्रश्न मिटला काय म्हणताय गाव काय म्हणायचं म्या लई ऐकलंय तेव्हा विचारतो ऐकलंय सर मग वय ऐकलंय ते मी बघून घेईन पर तुमचा पाठिंबा मिळाय पाहिजे तुमच्या सल्ल्यानं सगळं करायचंय रावणांना न बोलता गप्प राहिले त्यांचा चेहरा विचारी झाला डोक्याचा फेटा काढून त्यांनी मान पुढे झुकवली आणि बोटानं जागा दाखवत त्यांनी विचारलं दादा बघितला असा ह्या प्रसाद दादा चव्हाणांच्या सहारा ध्यानात आलं नजर उचलून ते म्हणाले हाय माहीत मला पाच टाकं पडलं होतं ये बरी म्हणून जगलो वाचलो ऐकलंय ते मी सारा अशी आम्ही टक्कुरी फोडून घेतली तरी बाई तिकडे गप्प गुमान बसून राहिल्या आता ते गाव भलं आणि तुम्ही भलं तुमचं तुम्ही बघून घ्या काय काळजी करू नका राहणार ना तुम्ही तुम्ही फक्त सल्ला द्या म्हणजे झालं सल्ला वय आणि निस्तरणार कोण छातीला हात लावून दादा म्हणाले मी आहे नो खंबीर का काळजी करता रावणाना तोंडाकडे बघत राहिले एक दिलासा मिळाला झाला गडी खंबीर दिसत होता त्याच्या डोळ्याला डोळा लावून बघायची छाती होत नव्हती भाजदार अंगानं मजबूत होता छाती ढालीगत दिसत होती शरीर चांगलं कमावलेलं होतं रावणा टक लावून बघत राहिले आणि दगडी बुरजागत खंबीर दिसणारा तो बहादर पुन्हा हाताचे मूठ छातीवर ठेवून म्हणाला इंदूरला इन्फ्रंटीत होतो वाघागत आम्ही चौघे भाऊ आहे ह्यो सगळ्यात धाकटा परसराम बघून घ्यायला एका लांगावर दोन दोन तीन तीन गडी लोळीतोय रावणाने त्या धाकट्या भावाकडे बघितलं त्यांची छाती भरून आली धीर आला कानाला खडा लावलेले रावणाना एकदम म्हणाले मग काय हरकत नाही या तुम्ही आम्ही आहे तुमच्या पाठीशी दिलजमाई झाली आणि दोघे एकमेकांच्या तोंडाकडे प्रसन्न चेहऱ्यानं बघत राहिले हातातील बंदूक वर करून दादा म्हणाले चूल फुकायची फुकडी नाही ही झाडावरचं कवडं मारल्या का मारणे केकाला असाच भात जर पाहिजे आहे गावाला त्याच ईर्षेनं आलोय दादा चव्हाणांनी तोंड पुढं केलं आणि नानांच्या कानात हलक्या आवाजात सांगितलं महारा सरकारांनी बी बोलावून सांगितलंय मला बाईंनी महाराजांची भेट घेऊन सारं ठरविलंय चीफ पोलीस मामा आहेत माझं काय पाहिजे ते करायला फुल परवानगी दिली या रावणानांचा आनंद मनात माविनासा झाला मिशी कुरडत कुरटत ते म्हणाले तरी म्हटलं बाई अशा गप्प बसायच्या नाहीत गप्प कशा बसतील त्यासनी राग नाही ते झालं खरं बरं मग आता आम्ही हलतो लगेच होय जेवल्या बिगार कोण सोडतोय तुम्हाला जेवणाचा घोळ नको आज फक्त गाव बघायला आलोय तुमची भेट घ्यायची होती ती बी झाली ते काय नाही जेवून जायचं तो काय घोळाचा नको बिराळ उचलायला हाय चार दिवसात आम्ही येणार बरं इथं राहायची काय व्यवस्था वाडा तेवढा लक्क झाडून घ्या तिथं राहणार होय काय भुताडकी करते हो, ते होते बघतो की कुठली आली आहे भुताडकी हो सोंग काढले भडव्यांनी तेच मला दावायचं आहे मग काय हरकत नाही उद्या वाडा झाडून यायला सांगतो मग आम्ही बेस्तरवाराला येतो रावणांना तोंडाकडे अपूर्वाईनं बघत राहिले आणि दादाने विचारलं कोण कोण भडवे मासले आत हाईत एक दहा पाच टाळकी तुम्ही आला म्हणजे आपणच त्यांच्या नाड्या आवळत्यात कातडी सोलतो की एकेकाची चेहरा गंभीर करून रावणांना बोलले एक दोन दरोडेखोरांची त्यासनी फूस आहे त्योच पिर्या धनगर आणि नागू पैलवान होय तेच की सोकावल्यात आणि किरुणाना कोण पाटलांचा भाऊ म्हणतोच की त्याचा काय पानमळा आहे वय हा पानमळा आहे आणि काय मांग गारडी पोचल्यात वय चार तुम्हाला सारं दिकल दिसलच अहो सगळी अंडी पिल्ली माहीत करून घेतल्यातच हो ज्या गावाला जायचं त्याची वाट सारी माहीत ना गो कुठं खास कळ आहेत काय हाय सारं माहिती करून घेतलंय मी पर एक विचारतो असं म्हणून दादा उठले आणि राहून अण्णांना म्हणाले चला राहू जरा वाडा बघून येऊ होय तेवढाच गावात एक फेरपटका होईल खांद्याला बंदूक लावलेल दादा चव्हाण पायऱ्या उतरून खाली आले आणि उभ्या राहिल्या संध्याकडे बघून म्हणाले हातात काठी घेऊन एकजण व्हा पुढं चल वाड्याकडं एक गुटखा गिळल्यागत करून गोपाळा म्हणाला किल्ली घरात आहे घेऊन येऊ जाऊ घरात कशाला ठेवली आस अंडी घालायला रावणानाच म्हणाले तू जा घरला किल्ली घेऊन तसाच आळवाय ये जा शाळेतलं पोरग पळत सुटावं तसा गोपाळा पळत सुटला आणि दत्तू नाईक काटे घेऊन आदबीनं पुढं झाला वाडा बघून झाला आणि गावातनं एक फेरपटका मारून मंडळी पुन्हा चावडीवर आली सभागती दादांचं लक्ष चावडीवर बसलेल्या पारवाळांकडे गेलं पाच सहा पारवाळ वर मजेनं बसली होती त्या पटांगणातच दादा उभे राहिले आणि खांद्याच्या बंदुकीला हात घालत म्हणाले बरं सापडलं सा थांबा नो असं म्हणून त्यांनी बंदूक हातात घेतली एक वार वळून भोवतीची नजर टाकली दहा पंधरा माणसं घोळक्यानी लांबवर उभी होती गोळा झालेली पोरंही आजूबाजूला पांगली होती एक वार त्यांच्याकडे बघून दादानी बंदुकीचा दस्ता आपल्या खांद्याला लावला आणि एक डोळा मिटून चाप ओढला